सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका कथा राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू पाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे अचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घरासी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयांना नव्हते काही संतान केला म्हणून नवसवान्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्या सुरुवान कलावती म्हणून ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही कथा जाईना कधी वृथा योगियांची ही कथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐका सत्यनारायणाची कथा तीन काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवान्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान तुत कांचन नगरी धाडीला वर एक पुत्र ठरविला केले हो कन्यादान भापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसासे गेला विसरून म्हणून वृष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपुला मानानी नगरते होते चंद्र केतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोरांनी द्रव्य नेले चोरून राजदूतानी पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आला आळ केले दोघांशी कैद तात्काळ सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही भव्य चोरी गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून घ्यावी त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी सहाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणियाने भरलेली वो हो, हो, खरे तुझे हे बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमा यतीची त्यांनी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू बाण्यान केले नारायणाचे पूजन ठेवा हृदय सत्यता श्री हरीश पूजिता ठेवा हृदय सत्यता श्री हरीश पूजिता श्री हरीश पूजिता ऐका सत्यनारायणाची कथा आपल्या नगरात सावई राहिला तो नौकेत बातमी ऐकून आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लिलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद अशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतुनी सर येईल प्रसाद भक्षुनी घरी